ओम श्री परमात्मने नमः अथ अर्जुन वाचो किं तद्ब्रह्म किमध्यात्म किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतञ्च किं प्रोक्तम अधिदैवं किमुच्यते अधियज्ञ कथं कोत्र देहेऽस्मिन् मधुसूदन काले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः श्रीभगवानुवाच अक्षरं ब्रह्म परं स्वभावोऽध्यात्ममुच्यते भूतभावोद्भव करो विसर्गकर्मसंज्ञितः अधिभूतं क्षरोभावपुरुषस्याधिदैवतम् आधी आधी अधियज्ञ हमे मात्र देह देह भृताम वरण च मामेव स्मरण मुक्ता कलेवरम य प्रयते समद्भावम याचेनाश्चत्र संशयान यम यम वाप्यम स्मरण भावम त्यजत्यंते कलेवरम तंतमेव ते कौते सदा तद्भाव भाविता तस्मा सर्वेषु कालेषु माम युद्धेश मयर्पित मनबुद्धिर्मामेव शेष वैश्यस्य अभ्यास अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिन्तयन् गव्यं पुराणमनुशासितारं मनोरणीयासं मनुस्मरेद्यः सर्वस्य धातला रमचिंचरूपं आदित्यवर्णं तमसः परस्तात् प्रयाणकाले मनसाचिलन भक्त्यायुक्तो योगबलेन चैव मध्ये प्राणमावेश सम्यक् परम शतं परं दिव्यम दिव्यं वेद वेद वेदन्ते तयो विशन्ति यदि यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं सङ्ग्रहेण प्रवक्षे सर्वद्वारान् संयम्य मनोरोधे निरुध्य च मूर्ध्याध्यायात्मनः प्राणमास्यतो योगधारणाम् ओमित्येकाक्षरं ब्रह्मव्याहरणामनुस्मरन् यः प्रयाति त्यजन्देहं स याति परमाङ्गतिम् चेता सतं योम्यं स्मरति नित्येषां तस्याहं सुलभपाठ नित्ययुक्तस्य योगिनः मामपेच पुनर्जन्म दुःखदम शाश्वतम नाप्नुवंती महात्मान संसिद्धी परमांगता आभ्रभुवनान लोक पुनरावर्तनोर्जुन मामपेच तू कौते पुनर्जन्म विद्यते सहस्रयुगपर्यंत महर्यद ब्रह्मणो विदुः रात्रियुग सहस्रांता तेहोरात्रविदो जन अव्यक्ताध्यक्त सर्व प्रभवंत रागमे रात्र्यागमे प्रलयन्ते तत्रैव व्यक्तसंज्ञके भूत्वग्रामसेवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र्यागमे वशपाथ प्रभवत्याहारागमेन परस्तस्मात् सुभावोऽन्यो व्यक्तो व्यक्ता यस्य सर्वेषु भूतेषु नश्यतु न विनश्यतिम् अव्यक्तोऽक्षरीत्युक्तसमाहु परमाङ्गतिं यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम पुरुषस परपाथ भक्त्या लभ्यस्व न नया स्थानी भूतानि येन सर्वमिदं ततं यत्र काले त्वनावृत्तिम् आवृत्तिं च वियोगिनः प्रयात यांचे कालं वक्ष्यामि भर्तर्षभं जो अग्निर्ज्योतिरः शुक्लषण्मसा उत्तरायणं तत्र प्रयात गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः धूमो तथा कृष्णषण्मसा दक्षिणायनं तत्र चान्द्रमसं ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते शुक्ल गती हेचे जगत शाश्वते मते एकया यात्रे ना वृत्ती मनया वर्तते पुन्हा नैते श्रुती पार्थ जानन योगे मु ह्याचे कश्चन तस्मा सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन वेदेषु यज्ञेषु तपसु चैव दानेषु यत्पुण्यफलं प्रदिष्टम् अत्यत्य सर्व तत्सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम् ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुसंवादे अक्षरब्रह्मयोगो नाम अष्टमोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु हरे नमः हरे नमः हरे नमः